अध्याय तीनशे पंचेचाळीसावा पिंड प्रवृत्ती कथन वैशंपायन सांगतात याप्रमाणे कालक्षेप करीत असता एकेवेळी परमेष्ठी पुत्र नारद यांनी यथाविधी देवांच्या प्रित्यर्थ करावयाची कर्मे केल्यानंतर पितरांप्रित्यर्थ करावयाची कर्मे करण्यास प्रारंभ केला तेव्हा ज्येष्ठ धर्मपुत्र प्रभू नारायण नारदाला म्हणाले हे द्विजश्रेष्ठा देव व पितर या प्रित्यर्थ करावयाची कर्मे करून तू कोणाचे पूजन करीत आहेस हे या वेदशास्त्रास अनुसरून याचे मला उत्तर दे तू काय करीत आहेस आणि तू आरंभलेले कर्माचे फल काय नारद सांगतात देवान प्रित्यर्थ यथाविधी कर्मे करीत जा असे तूच मला पूर्वी एकदा सांगितल्यावरून मी अव्यय वैकुंठ नायकाच्या प्रित्यर्थ नेहमी ही पूजनादी कृत्ये करीत असतो ही कर्मे केली म्हणजे मोठा यज्ञ केल्यासारखे असून सनातन परमात्म्याची पूजा यातच आहे असे तू मला पूर्वी सांगितले आहेस भगवन परमात्म्यापासून पितामह ब्रह्मदेव प्रथम उत्पन्न झाला परमेष्ठी ब्रह्मदेवाने संतुष्ट होऊन माझ्या पित्याला म्हणजे दक्षाला निर्माण केले मी ब्रह्मदेवाचा प्रथम मानसपुत्र होय हे साधो नारायणाने घालून दिलेल्या विधीस अनुसरून मी ही कर्मे करीत आहे भगवान नारायण हा जगताचा पिता माता व पितामह आहे पितृयज्ञातही त्या जगदीशाचेच नेहमी पूजन करतात प्रथम देवांनी आपल्या पुत्रांकडून श्रेष्ठ देवी जी श्रुती तिचे अध्ययन करविले पुढे ते पितर असुरांशी युद्धात गुंतल्याने त्यांची वेदश्रुती नष्ट झाली असता म्हणजे वेदांचे ज्ञान पितर विसरून गेले असता पुन्हा पितरांना ती पुत्रांपासून शिकावी लागली या कारणाने त्या मंत्रदात्या पुत्रांना पितृस्थान प्राप्त झाले त्यावेळी सुरांनी काय काय केले ते आत्मशुद्धी पावलेल्या तुम्हाला विदितच आहे ही हकीकत घडल्यानंतर पितापुत्रांनी प्रथम भूमीवर गर्भ पसरून त्यावर तीन पिंड ठेवले आणि अशा प्रकारे परस्परांचे पूजन केले पण पितरांना पिंड संज्ञा कशी प्राप्त झाली याचे कारण मला सांगा नरनारायण सांगतात नारदा ही समुद्रवलयांकित पृथ्वी उदकात बुडून नाहीशी झाली असता गोविंदाने वराहरूप धारण करून त्वरित वर काढली त्यावेळी जल व कर्दम यांनी पुरुषोत्तमाचे शरीर भरून गेले त्या स्थितीत लोककल्याणार्थ उद्युक्त झालेल्या नारायणाने पृथ्वी जागच्या जागी परत आणून ठेवल्यावर मध्यानकाल प्राप्त झाला असता जमिनीवर दर्भ पसरले आणि नंतर हे नारदा आपली दंष्ट्रा जरा हलवून तिला चिकटलेले तीन पिंड मृतपिंड त्यावर ठेवून दिले ते त्या परमात्म्याने यथाविधी स्वतःलाच अर्पण केले त्या सर्वशक्तिमान देवेशाने पूर्वाभिमुख होऊन ते दौष्ट्रेला संलग्न झालेले गोळे पिंड आहेत असे कल्पले आणि मग आपल्या गात्रांच्या उष्म्यापासून उत्पन्न झालेल्या स्नेहयुक्त तिलांनी प्रोक्षण करून ते पितरांना अर्पण केले त्यावेळी इतरांनी पिंड कसे द्यावे याची मर्यादा घालून देण्याकरता परमात्म्याने असे भाषण केले वृषाकपी म्हणजे वराहरूपी प्रभू म्हणाला मीच त्रैलोक्य उत्पन्न केले आहे आता पितर निर्माण करण्यास मीच उद्युक्त झालो आहे पितृकार्य करण्याचे श्रेष्ठ विधी कोणते ठरवावे हा विचार माझे मनात चालला असता दौष्ट्रेला चलन दिल्यामुळे हे माझे पिंड पृथ्वीवर दक्षिण दिशेकडे पडले आहेत असे दिसते तर हे पिंडच पितर होत असे मी ठरवितो ज्यांना विशिष्ट आकृती नाही असे हे तीन वर्तुलाकार पिंड हेच मी उत्पन्न केलेले सनातन पितर म्हणून या जगतात प्रख्यात होवत पिता पितामह व प्रपितामह मीच असून तीन पिंडामध्ये वास्तव्य करतो मजपेक्षा श्रेष्ठ तर कोणी नाही मग मला पूज्य असा दुसरा कोण असणार जगतामध्ये ज्याला मी पितृस्थानी मानावे असा कोण आहे कोणीही नाही कारण जगताचे अधिकारण मीच असल्यामुळे जगताचा पिता पितामह व प्रपितामह ही सर्व नाती माझे ठिकाणी संभवतात हे विप्रा या प्रकारे देवादिदेव वृषाकपीने भाषण करून वराह पर्वतावर विधीपूर्वक पिंड समर्पण केले आणि पिंडार्पण विधीने स्वतःचे पूजन केल्यावर तो परमात्मा तिथल्या तेथेच अंतर्धान पावला हे द्विजा ही पिंडार्पणाची मूळ पीठिका होय पितरांना पिंड संज्ञा या कारणाने प्राप्त झाली वृषाकपीच्या आज्ञेप्रमाणे पितरांचे नित्य पिंडप्रदानपूर्वक पूजन होत असते नारदा जे कायावाच्या मने करून देवांचे पितरांचे गुरूंचे अतिथींचे गायींचे द्विजश्रेष्ठांचे आणि मातेप्रमाणे पृथ्वीचे पूजन करतात त्यांनी तद्वारा श्री विष्णूंचे पूजन केल्यासारखे आहे कारण भगवान परमात्मा भूतमात्राचे ठिकाणी वास्तव्य करीत असून भूतमात्राविषयी त्याची समबुद्धी आहे सुखदुःख ही त्याला समान आहेत त्या श्रेष्ठ व महात्मा नारायणाला सर्व भूतांचा आत्मा अशी संज्ञा आहे ओम तत्सत